बुक थ्यू हो आणि लिहिणे वाचणे आणि लिहिणे मी वाचत आहे मी वाचत आहे ดิฉันอ่านจดหมาย मी एक मुळाक्षर वाचत आहे मी एक मुळाक्षर वाचत आहे ดิฉันอ่านคำศัพท์ मी एक शब्द वाचत आहे मी एक शब्द वाचत आहे ดิฉันอ่านประโยค मी एक वाक्य वाचत आहे मी एक वाक्य वाचत आहे माय मी एक पत्र वाचत आहे मी एक पत्र वाचत आहे ดิฉันอ่านหนังสือ मी एक पुस्तक वाचत आहे मी एक पुस्तक वाचत आहे आन मी वाचत आहे मी वाचत आहे आहेคุณอ่าน तू वाचत आहेस तू वाचत आहेस เขาอ่าน तो वाचत आहे तो वाचत आहे ดิฉันเขียน मी लिहित आहे मी लिहित आहे ดิฉันเขียน จดหมาย मी एक मुळाक्षर लिहित आहे मी एक मुळाक्षर लिहित आहे ดิฉันเขียนคำศัพท์ मी एक शब्द लिहित आहे मी एक शब्द लिहित आहे ดิฉันเขียน ประโยค मी एक वाक्य लिहित आहे मी एक वाक्य लिहित आहे ดิฉันเขียนจดหมาย มีเอกพัตรลิขิตอะไมีเอกพัตรลิขิตาเะดิฉันเขียนหนังสือ มีเอกพุสตักลิขิตเะมีเอกพุสตักลิขิตาเะดิฉันเขียน มีลิขิตเะมีลิขิตาเะ खीयन तू लिहित आहेस तू लिहित आहेस เขาเขียน तो लिहित आहे तो लिहित आहे